ते जागचे हल्ले सावकाश पावलं टाकी ते पुन्हा वाड्यात शिरले एक एक खण मागं टाकत जात गेले आणि स्वयंपाकघरात जाऊन त्याने दुधाचं भांड तोंडाला लावलं हळू आवाजात पाटीलबाई बोलल्या पोटाची सुधीक सुध नाही ते काय ये लागला तिकडं न बोलताच ते उठले आणि बाहेर जायला म्हणून माघारी वळले पाठ फिरून उभे राहिले आणि एक एक खण मागे टाकत त्यांची नजर थेट डेलज ओलांडून चौक ओलांडून दगडी दरवाजापर्यंत जाऊन पोहोचली उभं राहून उगीच ते बघत राहिले आणि पुन्हा सावकाश पावलं टाकी ते बाहेर आले ढेलजेत येऊन उभे राहिले जीवाला चैनच पडेना झाली दिवस वर आला होता उन्ह तिरकी झाली होती उगवतीच्या अंगाच्या भिंतीची सावली चौकात पडली होती ते त्या सावलीकडे बघत उभे राहिले आणि येता महार चौकात आला ज्वार घालून उभा राहिला दादाने दिलेला लकोटा घेऊन येता निघून गेला आणि त्या संबंध वाड्यात एकटा नाईक तेवढा देवडीवर बसला दिसू लागला दादांना चिंता लागली आता हा दिवस कसा जायचा दादा बैठकीच्या खोलीत बसून राहिले पोपळा धरल्या भिंतीवर त्यांची नजर खिळून राहिली सकाळ जाऊन दुपार झाली दिवस डोक्यावर आला चौकातली सावली दिसेना झाली आता ही दुपार कधी सरायची दुपारची जेवणं खाणं झाली डोक्यावरचा दिवस खाली कल्ला ऊन तिरप झालं मावळतीच्या भिंतीची सावली चौकात आली जागची ना झाली आता हा दिवस कधी मावळायचा सावली पसरत गेली उन्हाचा ताव कमी झाला आता दिवस मावळून तिनी सांज केव्हा व्हायची दिवस मावळला ऊन दिसेना झालं आता कडूस केव्हा पडायचं रात्र केव्हा व्हायची देवडीवरचा नाईक ढेलजेत आला आणि तक्क्याला टेकून बसल्या दादाला म्हणाला मुजऱ्याला बाहेर येताना व संधी येऊन वाट बघत उभा राहिल्यात आपल्याच विचारात गुंग होऊन गेले दादा भानावर येत म्हणाले दिवस मावळला जी आता कडूस पडलं डोक्यावर फिटा ठेवून दादा बाहेर आले ढेलजेतल्या खुर्चीवर जाऊन बसले दावणीच्या जनावरागत संधी एका रांगेत उभे होते गुरुवानं शिंग वाजवलं आणि भुईला हात लावून संध्याने तीनदा मुजरा केला मुजरा झाला आणि पाठ न दाखवता संधी मागच्या पायानं मागे सरू लागली नेहमीच्या रिवाजाप्रमाणे दादानी चौकशी केली काय खरबाज काय घडामोड असं कुशल विचारलं आणि कोणी तोंड उघडून बोलायच्या आतच दादा उठून बैठकीच्या खोलीत गेले सहज त्यांचं लक्ष भिंतीवर टांगल्या सुभानराव पाटलांच्या तस्बिरीकडे गेलं आणि त्यांचे चेहरेपट्टी निहाळत ते बसून राहिले त्या करकरी तिन्ही संजेच्या वेळी त्या तसबिरीकडे बघता बघता त्यांना होऊ नये ती आठवण झाली आणि एकाएकी त्यांचं मन हबकलं अंगावर काटा उभा राहिला मनात येऊ लागलं मुजऱ्याला बसले असता ते एकाएकी कसे कोलमडले असतील रक्ताची एक उलटी होऊन एकाएकीच कसे गेले दादानी मान वळवली आणि ढिलजेतली ती खुर्ची आपसूक नजरेसमोर आली दादा त्या खुर्चीकडे बघत राहिले आणि चौकात काहीतरी टपकन पडल्याचा आवाज झाला चटकन मान फिरवून दादाने हळी दिली परशुराम ढेलजेवर बसला परशुराम ओ म्हणून उभा राहिला आणि दादाने विचारलं परशुराम काय पडलं बघा वाईर कसला आवाज झाला उठून उभा राहिला परशुराम चौकाकडे बघत म्हणाला दादा जरा बाहेर या चटदिशी ओढून दादा बाहेर गेले आणि गडबडनं म्हणाला काय रे परशुराम खालच्या चौकाकडे बोट करून तो बोलला चौकात लिंबू पडला दादा लिंबू वय त्यो काय त्यो दादांचं काळी धडधडलं झरझर काटा अंगावर उभा राहिला पाऱ्या उतरून खाली न जाता ते तसेच तपकून उभे राहिले त्यांचा पायच उचलेला झाला त्याने परशुरामाला विचारलं कुठल्या अंगाने आला काय कळलं नाही काल बाबाला मुजावर येऊन गेला ना आला होता की काय करून गेला तो मग लिंबाचा पाला आणि तांदूळ फेकून गेलाय दादा बाहेर बघत राहिले आणि परशुराम बोलला काय घाबरू नका म्हणून सांगून गेलाय दादा चौकाकडे बघत बोलले त्यो सांगून गेला हे खरं सांगून जायला काय जातय पण आता लिंबू पडायला पडलाय ह्याचं काय पुन्हा बोलून आणूया ते झालंच की असं म्हणून दादाने आवाज दिला नाईक असाच जा आणि बाबाला लगोबा लगोला बोलावून आण त्यांना एकाएकी आठवण झाली आणि परशुरामाला ते म्हणाले जा पोरा बाहेर सोडू नका म्हणून सांग परशुराम आत गेला आणि दादा एकटे ढेलदेत उभे राहिले बाहेरच्या गुड्या दरवाजाकडे बघायचा त्यांना धीर होईना झाला त्यांनी हळ्या दिल्या लोबाजी मानाजी अरे कुठं गेलाय सगळी सगळे येऊन ढेलजेत हजर झाले आणि खुर्चीत बसून दादा बाहेरच्या दरवाजाकडे टक लावून बघत राहिले दरवाजात काठीचा आवाज आला आणि त्यांच्या छातीत धस्स झालं काठी टेकत येता आत आला आणि ज्वार घालून म्हणाला वर्दी देऊन आलो आणि पैरणीच्या खिशातला एक लखोटा काढून त्यानं पाटलांच्या हाती दिला त्याने लखोटा फोडून वाचला आणि पुढं होऊन येताना विचारलं जाऊ जेवायला घरला वर बघत ते म्हणाले नको जरा देवडीवर बस आणि हिथंच जेवाज येता देवडीवर जाऊन बसला आणि जवळ येऊन उभे राहिले लोभाजी आणि मानाजी उसनल्यागत म्हणाले आज आणि लिंबू पडला न बोलता दादा गप्पच उभे राहिले आकाशात तरंगणाऱ्या घारी गत त्या लिंबाभोवती त्यांची नजर फिरत राहिली ती निसान झाली आणि दादा जिना चढून वर गेले त्यांनी कपाट उघडलं आणि रमची बाटली तोंडाला लावली नरडा भाजेल तसा एक एक घोट घेत ते दारातनं बाहेर बघू लागले माडीवरच्या उघड्या दारातनं लांबवर दिसणारी ती डोंगराची रांग बुजत चालली ते कल्लोबाचं बन ते आयत्याची खिंड धुळबाच्या डोंगराचा तो उंच सुळका झाडीत कळप झालेलं ते रामलिंगाचं क्षेत्र ते डोंगर माथे ते सुळके डोंगराचे ते कडदोरे त्या दऱ्या ती खोरी पायथ्याशी पसरलेली ती रानं परकराला चुन्या पडल्या का दिसणाऱ्या त्या घडी ओढे ओढ्याकाठची दुथरपा दिसणारी झाडांची ती रांग तिला लागून दिसणारे उसाचे पानमळ्याचे फड ती नांगरलेली कुळवलेली उघडी बुडकी रानं आणि तो सारा भूप्रदेश बघता बघता जलमय भावाचा तसा बुडत चालला हळूहळू गडप होऊन गेला आणि दादा एका धुंदीत बेहोशीत वाट बघत राहिले गावातले दिवेही दिशेनाशे झाले आणि रांगा नसलेली ओळ नसलेली खापऱ्यांची आडवी तडवी घरही उळकुई न झाली ती चावडी चावडीजवळचा तो पिंपळाचा पार ते मारुतीचं देऊळ ती पेठ ते पवारांचं माडीचं घर तो बाजूचा धनगरवाडा ती कोळ्याची गल्ली तो मांजराचा बोळ त्या बोळाच्या टोकाला दिसणार ते ते बसक घर तशा त्या अंधारात ही दादांची नजर शोध घेत राहिली आणि त्या बसक्या घरावर डोळे लावून दादा वाट बघत उभे राहिले ज्ञानबा तुकारामांचा गजर झाला आणि बराच वेळ ऐकू येणारा भजनाचा आवाज बंद पडला एकदम कसलाच आवाज ऐकू येईन असा झाला सार चिडी चुप होऊन गेलं आणि चाहूल ऐकू आली दादाने कानोसा घेतला जिना उतरून ते खाली गेले पाय न वाजवता पोलिसांची तुकडी आत आली पोलीस दबा धरून बसल्या ढेलजेत बसले आणि फौजदारांना घेऊन दादा बैठकीच्या खोलीत गेले सारेच वाट बघत राहिले देवडीवरचा नाईक गडबडनं ढेंजेवर आला त्यांना बघून दादाने विचारलं काय नाईक नाईक जवळ येऊन म्हणाला रावणांचा मुलगा आलाय दादा जाक्षे हल्ले आणि फौजदाराकडे बघून म्हणाले सांगाव आलाय चला तर मग पोलिसांची तुकडी वाड्याबाहेर पडली आणि अडाणा अडणा न लावता नुसतं दार पुढं करून सहारा वाडा जागा राहिला गजबज थांबली आणि कान बाहेर लागले लोभाजी मानाजी परशुराम आणि दत्तू नाईक घोळक्यानं ढेलजेवर बसले आणि आतल्या बायकाही दाराच्या तोंडाशी येऊन बसल्या ढेलजेतला दिवा ढणढण करीत होता आणि सगळेच मुठीत काळीच धरून बसले होते कान बाहेर लागले होते आणि बार कानावर आला घोळक्यानं बसलेले लोक उठून उभे राहिले आणि दम लागल्यागत श्वास वर खाली होत राहिला आवाजावर आवाज ऐकू येऊ लागला बारावर बार होत राहिले तो आवाज येऊन चौकातल्या भिंतीवर आदळू लागला प्रतिध्वनी वाड्यात घुमत राहिला कानाचे पडदे बधीर होऊन गेले पायाखालची भुई धरणी कंप झाल्यागत हजरू लागली धीर सुटून आतल्या बायकाही बाहेर आल्या सगळेच एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले काळीच उडत राहिलं एकाएकी बार थांबले कसलाच आवाज कानावर येणार झाला जिथल्या तिथं सारं गप्प गार झालं आणि एकाएकी धाडकन बाहेरचा दरवाजा वाजला कापरा सुटलेल्या अंगावर काटा उभा राहिला काळी धस्स केलं आणि दार लोटून हरिबा जाधव आत आला लांबनच बोलला फिर्या घावला त्याला धरून चावडीत आणलंय लोभाजी मानाजी परशुराम यांचा पाय जागेला ठरणा झाला आणि लुगड्याचा घोळ चावरत बायकाही जागच्या हल्ल्या सारे भोवती गोळा होऊन उभे राहिले एकाला दहा प्रश्न विचारू लागले एक शाळा भरल्यागत झाली घाम लागून थमचाक झालेला हरिबा एक श्वास सोडून म्हणाला काय काळजी करू नका त्याला धरून चावडीवर आणलंय तेच सांगाय मला लावून दिलंय ढेलजेट टांगलेल्या कंदिलाची वात आणखी वळ चढवून परशुरामाने विचारलं आणि बार काय एवढं झालं रे हरिबा एकदम घेऊन हरिबा बोलला घराला घराला पडल्यावर तो काय गप्प बसतोय आतनं पहिला बार तेनच टाकला म्हण आणि र आणि काय गडी हातातनं निसटत होता पळालाच होता बघा पण बरोबर हेरून फौजदार साहेबांनी त्याला टिपला पायाला गोळी लागून पडला नाहीतर काय तो सापडत नव्हता एवढं ऐकून परशुराम थांबला नाही भराभरा पायऱ्या उतरून तो खाली गेला आणि मागे न बघताच म्हणाला जाऊन येतो चावडीवर परशुराम निघाला तसे लोभाजी आणि मानाजीही पायऱ्या उतरून खाली निघाले त्यांना अडवून हरिबा म्हणाला थांबा थांबा काय गा सरकाराने सांगितलं काय हरिबा हळूच कानात बोलला दोन बाटल्या मागितल्यात रात्र उलटली तांबडं फुटलं गजबजून थंड झालेलं गाव पुन्हा जागा होऊ लागलं कोंबडे भांग देऊ लागले जाती फिरू लागली वाडाही पुन्हा जागा झाला गजबजून गेला सारेच दादांची वाट बघत बसून राहिले झिंगलेले दादा तारवटल्या डोळ्याने दारात आले बेहोशून झुंद झाले तोल सावरत ते कसे बसे आत आले आणि सारे सुतकी चेहऱ्यानं त्यांच्यासमोर उभे राहिले त्यांची ती तोंड बघून दादांची धुंदी ओसरली सारा वाडाच कळाहीन झालेला बघून त्यांनी विचारलं कार असं सुतकात का दिसताय खाल मानेनच परशुराम बोलला दादा वहिनीच्या अंगावर बिब्बा उठलाय तोंडातल्या तोंडात ते पुटपुटले बिब्बा उठलाय वय आता निजून उठल्यावर त्यांनी कळलं लोबाजीही त्यांच्या तोंडाकडे बघित म्हणाला फुल्या उठल्या म्हणजे आणि बैठकीच्या खोलीकडे न जाता ते जड पायानं तसेच आत गेले